thank you पाखंडी ता वाघ ताका वाडी बडी पाखांडी पाघ ताका वाडी कुंत नाथ गोडी विठला ता विठला सा विठला